दादा बलगडी दादा बलगडी दादा बलगडी दादा हुरड्यात आली शाळुग फुल्या हुरड्यात आली शाळुग हिला कशी कशी संभाळू हिला कशी कशी संभाळू सुटला वास हिरव्या मोत्याचा सुटला वास हे आवातन तिघ त्याच हे आवातन तिघ त्याच ही मुखी उभीला जाळू गा ओल्या हुरड्यात आली शाळू गा ओल्या Pirata

तिला कशी कशी झाली